मी अनु एव्ही टॉक्सवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपण ऐकत आहात एक लग्न असेही भाग चौथा समीर शर्वरीला तिच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये घेऊन आलाय पाहूया आता शर्वरीचा वाढदिवस कसा साजरा करतात ती वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेली हे पाहताच काय रे ही शर्वरी पार्टी द्यायला कशी तयार झाली रोनीत विचारतो समीर हसतो तिला सांगितलं कुठे आहे मी की पार्टी कोणाकडून आहे ते नीरज म्हणतो ए बघ नाहीतर काहीतरी गडबड होईल समीर सांगतो डोंट वरी आज तर चांगलाच बकरा करतो तिचा समीर ती आली बरं का रोनित म्हणाला समीरला आठवते अरे मी विसरलोस तुझी ओळख करून द्यायला तर ही प्रिया रोनितची गर्लफ्रेंड आणि ही निधी नीरजची गर्लफ्रेंड दोघी हाय करतात हाय सिरियस आहेत का असाच टाईमपास शर्वरी म्हणाली रोनित म्हणतो अगं काय बोलते आहेस चला जेवण करा ऑर्डर आली आपली सगळेच नॉर्मल वागत होते जेवण होत आलेले अजून तरी तिला काही गडबड वाटत नव्हती त्यामुळे ती निश्चिंत होती जेवण झाल्यानंतर रोनित आणि प्रिया निघू लागतात चला समीर आणि शर्वरी आम्ही निघतो ओके बाय समीर म्हणाला आणि दोघेही निघून गेले रोनित नंतर नीरजसुद्धा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत निघून जातो आता फक्त ते दोघेच राहिले होते निघायचं का आपण कमी निघू ती उठून निघू लागणार एवढ्यात शर्वरी एकच मिनिटात मी आलो प्लीज इथेच थांबा असं म्हणत तो तिथून निसटतो पाच मिनटं झाले तरी तो येत नाही म्हणून ती निघणार एवढ्यात वेटर बिल घेऊन येतो मॅडम बिल मला का सांगत आहात ते आले होते माझ्यासोबत त्यांच्याकडून घ्या ना वेटर म्हणतो अहो कोणाबद्दल बोलताय तुम्ही ते सगळे तर केव्हाच निघून गेले शर्वरी म्हणाली काय कसं शक्य आहे ते वेटर सांगतो ते काही मला माहीत नाही त्यांनी मला तुमच्याकडून बिल घ्या सांगितले तुम्ही बिल देताय का मी मॅनेजरला बोलू शर्वरी म्हणते त्याची काही गरज नाही पाहू असे म्हणत ते बिल हातात घेतले पाहते तर आठ हजार नऊशेचे बिल बापरे मी का आली याच्यासोबत माझा बकरा बनवला त्यांनी सोडणार नाही त्याला तिला खूप चीड आलेली तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो वेटर म्हणतो मॅडम काही प्रॉब्लेम आहे का ती म्हणते नाही कार्ड पेमेंट करते वेटर सांगतो हो प्लीज या ना तिने बिल पे केले आणि खाली आली तिच्या लक्षात आलं ती त्याच्यासोबत हॉटेलमध्ये आली होती त्यामुळे स्कूटी ऑफिसमध्येच राहिली होती तिने डोक्यावर हात मारला तिला त्याचा भयंकर राग येत होता चिडून डोळे घट्ट मिटले त्याचा चेहरा समोर येताच काय करू आणि काय नको असं होत होतं डोळे उघडले तर समोर तो काय रे मुद्दाम केलंस ना लाच तरी वाटते का तुला ती त्याच्यावर जवळजवळ धावलीच तो म्हणतो अरे मी काय केलंय आणि त्यात काय लाजायचं तुझा बड्डे आहे तर तूच देणार ना पार्टी ती विचारते मी कधी म्हणाले तुला मी पार्टी देणार आहे म्हणून जबरदस्तीने मला इथे आणलं सोबत मित्रांना त्यांच्या गर्लफ्रेंडला बोलवले तुला ना सोडणार नाही मी तो म्हणतो ते नंतर बघ आता घरी चल आधीच खूप वेळ झालाय ती सांगते आता मी तुझ्यासोबत नाही येणार ठीक आहे चाललो मी ही रात्रीची वेळ आहे म्हणून थांबलो होतो आता इतक्यात अकरा वाजतील रस्त्यावर एक साधा कुत्रा पण नसेल मला काय करायचंय हा मी चाललो चल बाय तो जाण्याचं नाटक करत पुन्हा माघारी येतो बघ विचार कर परत एकदा तासभर काही वाहन नाही भेटलं तर बारा वाजतील मग तर भूतबीत पण फिरतात रात्रीची गप्प बसा तू मला मुद्दाम भीती दाखवतो आहेस हो पण तसेही चेटकिनीला कसली आली भीती म्हणा रात्र असो वा दिवस तू जरा हळूच म्हणतो तिला ऐकू जातं चेटकिन कोणाला म्हणतोस रे तू तर वेताळ आहेस माझ्या मानगुटीवर बसलेला तिथे उभा असलेला सिक्युरिटी गार्ड त्या दोघांचे बोलणं ऐकून हसत असतो ती त्याच्यावर धावते ए दात काढायला काय झालं रे तुला सगळी बत्तीशी घशात घालेन तिचं असं चिडणं पाहून समीर हसू लागतो चल आता उशीर झालाय तिला हाताला पकडून कारमध्ये बसायला लावतो आणि दोघेही निघतात कारमध्ये निरव शांतता होती दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते कार चालवता चालवता त्याची नजर कधीतरी तिच्याकडे जायची ती खिडकीच्या काचेतून बाहेर पाहत होती केस हवेमुळे उडत होते तिची एकवार नजर त्याच्याकडे जाते राग येत होता त्याचा आणि तो तिला लक्ष नसल्याचे दाखवतो तिच्या अपार्टमेंटच्या खाली येताच आलं तुझं घर हो कळतंय मला फार उपकार झाले हा तुमचे ती निघून जात होती तर मागून उगाच तिला ए चिटकीन असं म्हणतो तशी ती काय म्हणालास तुला थांबच सोडणारच नाही आता तुला असं म्हणत खाली दगड शोधू लागते आणि तो त्याच्या दिशेने भिरकवण्याच्या आधीच त्याच्या कारने वेग पकडला तो थोडा पुढे जाऊन थांबला आणि तिचा दगड पलीकडे उभ्या असलेल्या कारच्या काचेवर जोरात लागला तसा त्या कारचा सेफ्टी आला वाजू लागतो ओ शिट ती म्हणाली ते पाहून त्याला आणखीनच हसू येऊ लागलं ती घाबरून पटकन धावत स्टेअरकेस गाठते चिडचिड करत त्यांच्या असलेल्या थर्ड फ्लोअरला येते बेल वाजवते तर समोरच आई काय ग ही वेळ आहे का घरात यायची आमचा फोनसुद्धा उचलता येत नाही का जरा फोनमध्ये बघ किती मिस कॉल झालेत अगं आता तू जरा गप्प बसशील का आले की लगेच चालू नको करू शर्वरी म्हणाली बाबा विचारतात का आता आम्ही विचारायचं पण नाही का कुठे गेली होतीस ते शर्वरी सांगते त्या तुमच्या लाडक्या जावयाला विचारा ना प्रत्येक वेळी त्याचं काय नाव घेतेस आई विचारते शर्वरी सांगते अगं आई तो घेऊन गेला होता मला हॉटेलमध्ये या खरं की काय घ्या या गोष्टीचं सुद्धा हिला कौतुकच वाटतंय अगं आई जबरदस्ती घेऊन गेला तो मला हॉटेलमध्ये सोबत स्वतःच्या मित्रमैत्रिणींना बोलवलेलं आणि बिल मला पे करायला लावलं नालायक कुठला ती चिडून सांगत होती पण तिच्या आईबाबांना तिचं थोडं हसूच येत होतं ठीक आहे ना तुझा बड्डे होता म्हणजे तू पार्टी दिली असं समज त्यात काय एवढं चिडायचं बाबा सांगतात बाबा बिल किती केले माहिती आहे नऊ हजार तेही फक्त सहा माणसात मुद्दाम तो मला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तरीही तुम्ही त्याचीच बाजू घेणार जाऊ दे ती रागाने निघून बेडरूममध्ये जाते पण तिला तिच्या वरचड आता कोणीतरी भेटलंय याने त्या दोघांनाही हसू येत होतं बघा हा समीरच तिला नीट करू शकतो त्याशिवाय ही काही सरळ नाही होणार आई म्हणते हो तर काय पण काही नाही एकदा भेटतोच त्याला मी एकट्याला आणि बोलतो तिला सरळ कर आणि लक्षही दे म्हणजे आमची काळजी मिटली बाबा म्हणतात पुढच्या आठवड्यात एंगेजमेंट होती आणि ती सुद्धा शर्वरीच्या घरी होणार होती त्यांच्या आणि तिच्या घरातले मोजकेच लोक येणार होती आणि त्याचा फ्रेंड रोनित आणि साक्षी शर्वरीची मैत्रीण आज एंगेजमेंट आहे तरीही शर्वरी मनातून म्हणावे अशी आनंदी नव्हतीच साक्षीला जरा लवकर यायला सांगितले असल्याने ती लवकरच घरी आली साक्षी विचारते काय ग असा चेहरा पडून बसली आहेस एंगेजमेंट लग्न म्हणजे मुली किती खुश असतात आणि तू बघ स्वतःकडे शर्वरी सांगते साक्षी यार आय एम नॉट हॅपी मला नाही जमत हे तू बोलत आहेस हे मला तर पटे ना आठव यार कॉलेजमध्ये कशी होतीस तू हो साक्षी पण मी खूप घाबरली आहे ग मला एकही संधी भेटे ना तुला माहीत आहे या दोन आठवड्यात कसा वागला तो प्रत्येक वेळी मला कमीपणा घ्यायला लागला आणि मी काही करू शकले नाही अगं शरू आता तू काही करूच नको ना शांत राहा जसं काही झालंच नाही आणि मग लग्नानंतर त्याला दाखव शर्वरी म्हणते मला नाही जमणार आज घरी येईलच ना मग इथे माझं राज्य बघच काय करते ते साक्षी विचारते काय करणार आहेस तू त्याचे आई वडील पण सोबत असतील लक्षात ठेव शर्वरी सांगते हो ग माहिती आहे मला तू बघच शर्वरी छान आवरून तयार झाली होती पीच कलरचा डिझायनर लेहेंगा आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी ती आरशासमोर बसलेली मात्र विचारातच हरवलेली साक्षी कोणाशी तरी फोनवर बोलत होती एवढ्यात बाहेरून बाबांचा समीरच्या घरचे आलेत हे सांगण्याचा आवाज आला तशी तिला मनात थोडीशी भीतीच वाटली हाय शर्वरी श्रिया आत आली होती ओ हाय कशा आहात मी छान तुम्हाला आहो जाओ नाही बोललीस तरी चालेल दी म्हण छानच दिसते आहे सा तू मस्त एकदम थँक्यू शर्वरी गोड हसली पण मनात नुसतं धस्स होत होतं तोपर्यंत साक्षी फोन ठेवून आत आली ही माझी बेस्ट फ्रेंड साक्षी आणि साक्षी या समीरच्या वहिनी आहेत शर्वरीने ओळख करून दिली hi nice to meet you Sakshi म्हणाली हाय मी टू श्रिया म्हणते बाहेर एंगेजमेंटसाठी बोलावत होते तसे तिघीही बाहेर गेल्या हाय समीर कसा आहेस साक्षी बाहेर जाताच त्याच्यासोबत बोलते अरे तू मी छान तू कशी आहेस समीर विचारतो मी पण छान तू ओळखते समीरला श्रिया साक्षीला विचारते हो कारण आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो शर्वरीसुद्धा ओळखते की बोलता बोलता साक्षी बोलून जाते शर्वरी तिच्याकडे जरा रागाने बघते तशी तिची चूक तिच्या लक्षात येते शर्वरी तुम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखतात भाऊजीसुद्धा बोलले नाही हो म्हणजे होतो पण इतकं बोलणं नव्हतं आमच्यात शर्वरी म्हणते चला समोर या दोघांनी एंगेजमेंट करायची ना रोहन त्याचा भाऊ बोलत होता इतका वेळ तिने समीरकडे पाहिले सुद्धा नव्हतं शरू कसला हँडसम दिसतोय तो साक्षी तिच्या कानात बोलत होती जंगलातले बरेच प्राणी चांगले दिसतात पण ते तसे नसतात ना शर्वरी तिच्या कानात म्हणाली मी जर तुझ्या जागी असते ना तर हा असा विचार केलाच नसता विसर ना सगळं आधीचं झालेलं साक्षी असं म्हणताच तिने तिला डेंजर लूक दिला आणि ती शांतच बसले चला आता एंगेजमेंट रिंग घाला एकमेकांना बाबा सांगतात श्रिया तो पेड्यांचा बॉक्स काढ जरा समीरची मॉम म्हणते हो एकच मिनिट मॉम श्रिया म्हणाली इकडे समीरने रिंग घातली आणि शर्वरी घालणार तर ती तिच्या हातातून पडली सगळेच शोधू लागले अरे इथेच असेल कुठेतरी रोहन म्हणतो शरू अगं काय एक रिंग सांभाळता येत नाही तुला बाबा म्हणतात बाबा म्हणतात सॉरी शर्वरी म्हणते आणि समीर हळूच म्हणतो सॉरी म्हणता येतं वाटतं हिला आणि रिंग शोधणारी ती त्याच्याकडे रागाने डोळ्यात डोळे घालून पाहते ठीक आहे घाबरली असेल ती डॅड म्हणतात घाबरली जोकच केलं डॅडने समीर हसतो ती बघ तिथे आहे श्रियाने ती उचलून तिच्या हातात दिली आणि तिने ती लगेचच घातली चला पेढा भरवा आता एकमेकांना ती भरवते आणि बेसावत तो पेढा भरवणार तर सर्वांच्या नकळत त्याचं बोट चावते तसा तो पटकन हात बाजूला घेतो आणि बळेच हसतो सॉरी मला लेट झालं यायला रोनितचा अचानक दरवाजातून आवाज आला आणि समीर त्याला काय किती वेळ म्हणून खुणावत होता थोडा वेळ फोटो वगैरे काढायचे चालू होते तर समीर जाणून बुजून तिला स्वतःजवळ ओढत फोटोला पोज देत होता आणि ती रागाने आणखी लाल व्हायची कारण सर्वांसमोर तिला गप्प बसावं लागत होते तरीही त्यातून तिने त्याला चिमटा काढलाच अरे बापरे इथे बरेच मच्छर दिसतात समीर मुद्दाम म्हणत होता आणि ती त्याच्याकडे पाहत मनातच म्हणत होती तू आता कर काय करायचे ते तुला नंतर बरोबर बघते मी जेवायला बसायच्या वेळेस शर्वरी स्वतः किचनमध्ये आईला मदत करायला म्हणून गेली शरू चला म्हणजे आता कळायला लागले थोडं तरी तुला आईला वाटलं ती तिला मदत करायला आली आहे पण तिला तर तिच्या प्लॅनवर काम करायचं होतं मला सांग मी काय करू शर्वरी आईला विचारत होती मी सांगते तशी ताटभर आई सांगते तशी ती सगळी ताटं भरत होती आणि एका ताटात तिने आईच्या नकळत भाजीमध्ये खूप सारं तिखट मिसळलं आणि खिरीत मीठ आणि ते स्पेशल ताट बाहेर घेऊन आली ते ताट तिने समोर ठेवताच बाबांनी ते समीर पुढे सरकवलं आणि समीरने ते ताट रोहनकडे आणि रोहनने रोनितकडे हे तिने पाहिले तेव्हा तिला थोडं टेन्शनच आलं सगळ्यांना सगळ्यांची ताटं मिळाली होती शर्वरी आणि तिची आई सगळ्यात नंतर जेवणार होते तिच्या बाबांनी सगळ्यांना जेवण सुरू करायला सांगितले शर्वरीचे सगळे लक्ष रोनितकडे होते आणि पहिला घास खाताच रोनितचं तोंड बघण्यासारखे झाले होते हे पाहून तिला खूप हसू येते तशी ती किचनमध्ये निघून जाते अरे यार हा समीर नेहमी का वाचतो इकडे बाहेर सगळे व्यवस्थित जेवत होते रोनीत सोडून जेवता जेवता समीरचे त्याच्याकडे लक्ष गेले त्याने त्याला दुरूनच काय झालं असं खुणावलं तो काही नाही असं म्हणत होता पण जेवतसुद्धा नव्हता समीर त्याच्यापासून दूर बसल्यामुळे त्याला काहीच कळत नव्हतं नक्की काय झाले ते त्यात शर्वरीची आई रोनीतला विचारत होती तुला काही हवंय का भाजी देऊ की खीर नाही नकोय एवढंच म्हणत होता आणि त्याला काही कळत नव्हतं की त्याला एकट्यालाच भाजी आणि खीर तशी लागते की सर्वांनाच पण सगळे तर मुकाट्याने खात होते आणि त्याला एक क्षणाला उलटी आल्यासारखं होऊ लागलं तसा तो अर्धवट जेवणावरून उठतो अरे जेवला नाहीस तू बघ समीर उठतोय हा रोहन त्याचा भाऊ म्हणत होता का रे रोनी आर यू ओके ना समीर विचारतो अरे झालं माझं तो उठून हात धुवायला गेला काही वेळाने सर्वांचे जेवण झाले त्यानंतर शर्वरी आणि तिची आई बसणार होत्या शर्वरी सर्वांना तेवढी बडीशोप देऊन ये मग बसू आपण जेवायला ती बडीशोप घेऊन सर्वांना देऊ लागली तर समीर आणि रोनित कुठे दिसत नव्हते तिच्या लक्षात आलं आता समीरला पण कळेल तो सांगेलच बडीशोप तिथेच ठेवून ती जेवायला जाणार तर ते दोघेही बाहेरून आले शरू समीरला दिली का बडीशोप बाबांचा आवाज येताच तिने ठेवलेली बडीशेपची डबी हातात घेतली आणि त्या दोघांसमोर धरली ते सगळ्यांपासून थोडे दूर उभे होते काय ग रोनीतच्या भाजीत तूच तिखट मिसळलं होतं ना हं का माझ्यासाठी होतं ते मला नाही माहीत मी नाही काय केलंय कशाला खोटं बोलतेस सांगू सगळ्यांना काय समीर विचारतो शरू जेवायला येतेस ना आई बोलवते हो आले तशी ती पटकन जेवायला जाते जेवण अटोपताच सगळे निघतात शर्वरी सर्व मोठ्यांच्या पाया पडते निरोप घेऊन ते सगळे निघून जातात शर्वरी ऐक ना मी पण निघते ग आता साक्षी जरा थांब ना यार शरू मी कायमचे जरी इथे थांबले ना तरी मला थांबच म्हणशील तू चल ना बेडरूममध्ये साक्षी विचारते काय झालंय आता शरू सांगते अगं मी समीरच्या जेवणामध्ये म्हणजे भाजीत आणखी तिखट आणि खिरीत मीठ घातले होते काय सांगतेस बापरे मग अगं मग काय ते ताट नेमके रोनीतला गेले अरे देवा साक्षी मोठमोठ्याने हसू लागली हसतेस काय तो समीर हल्ली नेहमीच वाचतो साक्षी म्हणते अगं पण बरं कोणाला कळलं नाही शहाणीच आहेस तू तरी तुला म्हटलं होतं की जरा शांत राहा पण तुला जरा म्हणून दम नाही तरीच म्हणते मी की तू जेवत का नव्हता तू त्याचं तोंड पाहायला हवं होतं शरू सांगते आता तो समीर हसत असेल माझ्यावर माझा डाव फसला म्हणून साक्षी म्हणते तुझं काही खरं दिसत नाही आता सध्या शांत राहा माझं ऐकणार आहेस का नाहीतर बघ मग हे असं होतं घाईत घाई आणि संकटात नाही शरू सांगते तुला नाही कळणार माझा त्रास माझ्या जागी असतेस ना तर कळलं असतं साक्षी म्हणते बरं बाई पण विचार करून करत जा म्हणजे झालं बरं आता तरी मला जाऊ दे चल बाय बाय सगळे गेले आणि सगळेच फासे उलटे पडत होते एकही गोष्ट मनासारखी होत नव्हती आणि त्याचमुळे शर्वरीला आणखी टेन्शन आलं होतं आत्ताशी तर एंगेजमेंट झालीये लग्न झाल्यानंतर अजून काय काय होणार आहे याची भीती तिला आता सतावू लागलेली बाबो कसले भांडतात हे तुम्हाला कथा ऐकायला मजा येते का तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा पुढील कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा लाईक करा आणि शेअर करा काळजी घ्या आनंदात रहा थँक्यू